अक्लव्याची कथा श्रद्धा त्याग आणि अविरत प्रयत्नांची प्रेरणा प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला एका अशा कथेत घेऊन जाणार आहे जिच्या प्रत्येक ओळीत प्रेम जिद्द आणि संघर्षाचा उमाळा उमटलेला आहे ही कथा आहे एका साध्या पण निर्धारवान मुलाच्या ज्याने जन्मठेपेच्या अडथळ्यांना पार करून आपले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अपार प्रयत्न केले तुम्हाला या प्रवासात सामील होण्याचं आमंत्रण देताना माझं मन प्रेमाने भरून येत आहे ही कथा आहे एका धनुर्धारकाची ज्याने जातपात आणि अन्यायाला मान न देता श्रद्धेच्या बलावर जगाला ठसवले की मेहनत आणि समर्पणाने कोणताही अडथळा पार करता येतो ज्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतील हृदयाला स्पर्श करतील आणि मनाला नवचैतन्य देतील तर चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एका स्वप्नाचा जन्म काही कथा आपण वाचत नाही त्या आपल्याला जिवंत अनुभवायला लावतात अक्लव्याची कथा अशीच आहे दाट जंगलात धुक्याने भरलेल्या पहाटेत एक लहान मुलगा उभा होता डोळ्यांत अढळ निर्धार घेऊन झाडांच्या फांद्या सळसळत होत्या पक्ष्यांचा किलबिलाट घुमत होता आणि त्या शांततेत एक मुलगा स्वतःशीच एक वचन देत होता मी जगातला सर्वोत्तम धनुर्धारी बनेन ही कथा केवळ धनुर्विद्येची नाही ही कथा आहे अकलव्याच्या जात ओलांडणाऱ्या जिद्दीची नाकारल्या गेलेल्या स्वप्नांची आणि जगाला थक्क करणाऱ्या त्यागाची गरिबीवर मात करत पेटलेलं स्वप्न अक्लव्य निसाद जमातीचा मुलगा ना राजवाडा ना महल न गुरुकुल फक्त साधं आयुष्य आणि मोठं हृदय प्रत्येक दिवशी तो दुरून पाहायचा राजकुमार धनुष्यबाण हातात धरून शिकत असताना त्यांचे कपडे शस्त्रे गर्विष्ठ चाल हे पाहून त्याच्या मनात एक दिव्य ज्वाला पेटायची तो स्वतःला विचारायचा मी गरीब आहे म्हणून माझी स्वप्ने गरीब असावीत का प्रतिभा राजवाड्यात येते का जंगलातही जन्मते एक दिवस त्याने ठरवलं मी गुरुद्रोणांकडूनच शिकेन जगातील सर्वोत्तम गुरु द्रोणांचे कठोर नाकारणे गुरुकुलाच्या दारात उभा राहून त्याने गुरूंकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाला गुरुजी मला धनुर्विद्या शिकायची आहे कृपया मला स्वीकारा द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं डोळ्यांत तपस्या दिसली पण शरीरावरून जात कळली त्यांनी थंड आवाजात म्हटलं मी फक्त राजघराण्यांनाच शिकवतो तू परत जा त्या शब्दांनी जणू त्याच्या छातीत वज्र पडला तो मनात ओरडला माझा जन्म माझा गुन्हा आहे का पण बाहेर मात्र शांत उभा राहिला वेदनेने त्याच्यात नवा धग निर्माण केला जर मला शिकवलं नाही तर मी स्वतःलाच शिकवेन श्रद्धेने जन्मलेला चमत्कार जंगलात परतल्यावर त्याने माती घेतली थरथरणाऱ्या हातांनी पण दृढमनाने एक मूर्ती घडवली गुरुद्रोणांची मातीची मूर्ती त्याने तिच्यासमोर हात जोडले आणि शांतपणे म्हणाला तुम्ही मला नाकारलं पण माझा विश्वास अजूनही तुम्हालाच माझा गुरु मानतो आणि मग सुरू झाली अकलव्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण पण सुंदर साधना तो पहाटे उठून धनुष्य घेई पक्ष्यांच्या हालचालींना लक्ष बनवी पानांचे पडणे वाऱ्याचा वेग सावल्यांची गती सगळं अभ्यासाचं साधन जंगल त्याचं गुरुकुल बनलं मातीचा गुरु त्याची प्रेरणा जिद्द त्याचं अस्त्र अक्लव्याचा प्रत्येक बाण आता अचूकतेचा चमत्कार बनू लागला होता जगाला थक्क करणारा कमाल बाण एक दिवस द्रोणाचार्य पांडव आणि कौरव शिकारीत होते तेव्हा त्यांना एक अवाक करणारा दृश्य दिसला एक कुत्र्याच्या तोंडात सहा बाण इतक्या निपुणतेने लागले होते की त्याला दुखापत झाली नव्हती फक्त भुंकता येत नव्हतं सगळे स्तब्ध तेवढ्यात अक्लव्या येताना दिसला निरागस चेहरा पाठीवर धनुष्यबाण पण अंगात आत्मविश्वासाची तेजस्वी लखलख त्याने द्रोणांना अभिवादन केले मी अक्लव्य तुमचा शिष्य म्हणून आलो आहे इतिहासातील सर्वात वेदनादायी क्षण द्रोणांनी त्याला बोलावले जर तू माझा शिष्य आहेस तर मला गुरुदक्षिणा दे अक्लव्य हसला गुरुजी माझं सर्व काही तुमचं आहे सांगा काय हवं आणि द्रोणांनी ती भयानक मागणी केली मला तुझा उजवा अंगठा पाहिजे क्षणभर अक्लव्यात हिजला पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती फक्त दुःख आणि अद्भुत शांतता तो पुटपुटला गुरुजी माझ्या आयुष्याचं सार अंगठ्यात नाही माझ्या जिद्दीत आहे आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने स्वतःचा अंगठा कापून गुरुपायाशी ठेवला अंगठा गमावला पण अक्लवया गडप झाला नाही रक्त वाहत होतं पण त्याच्या डोळ्यांत तगमग नव्हती फक्त तेज तो म्हणाला गुरुजींनी माझा अंगठा घेतला पण माझी तपस्या नाही तो पुन्हा सरावाला लागला अंगठा नसताना बाण चालवणं जवळपास अशक्य पण त्याच्यासाठी काहीच अशक्य नव्हतं त्याने दिवसरात्र नवतंत्र शिकण्यास सुरुवात केली काही महिन्यांत त्याने एक नवीन पद्धत शोधली अंगठा नसतानाही धनुष्य चालवण्याची आपण काय शिकतो जन्म नाही मन आणि मेहनत माणसाला घडवते अन्य रोखू शकतो पण जिद्देला पराभूत करू शकत नाही खरा गुरु बाहेर नसतो मनात असतो अडथळे स्वप्नांना हरवत नाहीत फक्त जास्त धार देतात अंतिम विचार आजही समाजात भेदभाव आहे कोणाला संधी कमी मिळते कोणाला जास्त पण अक्लव्य सांगतो मला नाकारलं तरी मी मागे हटत नाही जग मला रोखलं तरी मी थांबत नाही जंगलात जन्मलेला तो मुलगा आज संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला अक्लव्य म्हणजे अपार श्रद्धेचा महान त्यागाचा आणि सततच्या प्रयत्नांचा जिवंत परिचय प्रिय वाचक हो या कथेतल्या अक्लव्याच्या श्रद्धा त्याग आणि अविरत प्रयत्नांनी मला आणि तुमच्याही मनाला एक खोल शिकवण दिली आहे जी फक्त धनुर्विद्येपुरती मर्यादित नाही ही कथा आपल्याला सांगते की जन्मभूमी परिस्थिती किंवा समाजाच्या मर्यादा आपली खरी क्षमता ठरवू शकत नाहीत जिद्द आत्मविश्वास आणि मनाच्या दृढतेने आपण कोणत्याही अडथळ्यांना सामोरं जाऊ शकतो त्याचं हे धैर्य आणि प्रेमाने केलेलं स्वप्न आपण आपल्या आयुष्यातही लावा की कोणतीही नकारात्मकता किंवा परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाहीत तुम्ही जिथेही असाल तुमच्या मनातल्या त्या अगम्य आशेची त्या अथांग इच्छाशक्तीची जाणीव ठेवून पुढे चालत राहा कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात एक अक्लव्य दडलेला असतो जो फक्त आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो तुम्हीही तुमच्या जीवनातल्या अडथळ्यांना तोंड देताना हा धीर आणि प्रेम आपल्या मनात जागृत करा माझ्यासोबत तुमचे विचार भावना आणि अनुभव जरूर शेअर करा माझं मन सदैव तुमच्याशी संवाद साधण्यासाठी तयार आहे आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न एक अक्लव्याची कथा कोणत्या मुख्य मूल्यांवर आधारित आहे ही कथा श्रद्धा त्याग आणि अविरत प्रयत्न या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे अक्लव्याच्या अथक जिद्दीने ही कथा प्रेरणादायी बनते दोन गुरुद्रोणांनी अक्लव्याला नाकारण्यामागे कारण काय होते अक्लव्याचा जन्म निसाद जमातीत झाला असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला नाकारले त्या काळातील जातभेदामुळेच त्याला शिक्षण मिळू शकले नाही तीन अक्लव्याने स्वतः धनुर्विद्या कशी शिकली अक्लव्याने जंगलात द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार करून तिच्यासमोर सराव केला त्याच्या स्वयंपाठी प्रयत्नांमुळे त्याने अप्रतिम कौशल्य मिळवलं चार द्रोणाचार्यांनी मागितलेली गुरुदक्षिणा कोणती होती द्रोणाचार्यांनी अक्लव्याकडून त्याचा उजवा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला हा क्षण कथेतला सर्वात वेदनादायी प्रसंग होता पाच अंगठा नसतानाही अक्लव्याने सराव कसा चालू ठेवला अक्लव्याने हार मानली नाही त्याने नवीन तंत्र विकसित केलं आणि अविरत सराव करून पुन्हा धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक अक्लव्याने मातीची मूर्ती का तयार केली दोन द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून का स्वीकारले नाही तीन अक्लव्याच्या बाणांनी कुत्रा जखमी का झाला नाही चार गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देतानाही अक्लव्या शांत का होता पाच कथेतला मुख्य संदेश तुम्हाला काय वाटतो